देण्याच्या सावलीत जपलेलं आयुष्य राजा आंबाची हृदयस्पर्शी कहाणी प्रिय वाचक हो आज मी तुम्हाला अशा प्रवासावर घेऊन जात आहे जिथे एका झाडाच्या पानांत दडलेली आठवण त्याच्या शांत फांद्यांमध्ये लपलेलं प्रेम आणि त्याच्या वेदनांमध्येही न संपणारं देण्याचं सौंदर्य आपल्याला हाक देत आहे ही फक्त एका आंब्याच्या झाडाची गोष्ट नाही तर अशा नात्याची कहाणी आहे जी देत राहते मोडतं तुटतं पण कधीही प्रेम करणं थांबवत नाही कथा पुढे जाताना तुम्ही पाहाल एक छोटं गाव त्यातलं एक झाड एक मुलाचं नातं आणि काळाने बदललेली माणसांची मनं पण झाडाचं हृदय मात्र तसंच राहिलं उदार शांत आणि प्रेमानं ओथमलेलं ही गोष्ट तुमच्या मनाला फक्त स्पर्श करणार नाही तर कदाचित तुम्हाला त्या व्यक्तीची आठवण करून देईल ज्याने तुमच्यासाठी सर्व काही दिलं आणि बदल्यात फक्त हसणं मागितलं चला तर मग गोष्टी डॉट आय एनची लिंकसोबत या हृदयस्पर्शी प्रवासाची सुरुवात करूया तुम्ही कधी एखादं झाड रडताना जाणवलंय का ही कथा वाचून तुम्ही नक्कीच विचार कराल तुम्ही कधी विचार केला आहे का एखाद्या झाडाच्या पानामागे लपलेली आठवण आणि दुःख असू शकते का सूर्यवाडीचा हिरवा रक्षक डोंगरकडच्या कुशीत एक गोड गाव सूर्यवाडी त्याचा लाडका मित्र होता एक मोठा हिरव्या पानांनी भरलेला आंब्याचा झाड लोक प्रेमाने म्हणायचे राजा आंबा राजा आंबा काका शुभ सकाळ झाड पान हलवून कुजबुजत शुभ सकाळ माझ्या चिमुकल्यांनो आनंदाने भरलेले दिवस मुलं फांद्यावर झुलत शेतकरी सावली शोधत आणि आई मुलांना घेऊन येत सर्वांना त्या झाडाच्या प्रेमाची गरज होती लहान साहिल रोज झाडाखाली बसून म्हणायचा मी मोठा झालो की तुला घर देईन झाड आतून म्हणे माझं घर माणसांच्या हसण्यात आहे वर्षांनी परतला तोच मुलगा काळ पुढे गेला साहिल मोठा झाला आणि जीवनाच्या ओझ्यात हरवला एक दिवस तो परत आला परंतु गरीब त्रस्त आणि विचाराने भारलेला मला पैशाची गरज आहे या फांद्या विकून मी काही मिळवू शकेन का जर तुझ्या चेहऱ्यावर पुन्हा हसू येणार असेल तर घे माझ्या फांद्या झाड शांतपणे म्हणाले साहिलने फांद्या कापल्या विणलेल्या आठवणींचे पानं जमिनीवर पडत होत्या झाड दुखले पण त्याने दिलं कारण त्याला दुसऱ्यांच्या हसण्यातच आनंद मिळायचा पुन्हा काळ गेला आणि तो आणखी तुटला पुढे साहिल आणखी निराश घरी परतला पण यावेळी त्याने विचारलं मला तुझा खोड द्या झाड जाणत होते की खोड गेलं तर त्याचं अस्तित्व संपेल तरीही जर तुझं आयुष्य उजळलं तर घे ते म्हणाले खोड कापण्यात आला आता झाड फक्त एक बुंधा राहिला थोडं हळूहळू चंद्रप्रकाशात जणू आठवणींचा भार वाहत होता शेवटचा प्रवास खरी ओळख अनेक वर्षांनंतर एक वृद्ध थकलेला साहिल परत आला त्याच्या डोळ्यांत पश्चातापाची छाया होती माझ्याकडे आता काहीच नाही फक्त विश्रांती हवी आहे मी अजून इथे आहे ये माझ्यावर बस बुंधा म्हणाला देणाऱ्याचं हृदय कधी रिकामं नसतं साहिलने बसल्यावर त्याच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले झाडाने शेवटच्या वेळेसही त्याला प्रेमाची मिठी दिली नीती मोरल खरी संपत्ती प्रेमात आहे पैशात नाही देणं म्हणजे आयुष्य उजळवणं स्वतःला रिकामं करणं नाही ज्यांनी आयुष्यभर दिले त्यांना आपण शेवटी ओळखतो म्हणून कृतज्ञ रहा विचार करा जर तुम्हाला हा उदार आंब्याचा राजा भेटला असता तर तुम्ही त्याला काय दिले असते प्रेम कृतज्ञता की विसरून जाणं ॲक्टिव्हिटी मुलांसाठी लहान कागदावर लिहा जर माझं झाड बोलू शकतं तर ते मला काय सांगायला हवं किंवा झाडाचं चित्र काढा आणि त्याला एक नाव द्या कथा विशेषतः मुलांसाठी रचित वाचताना वेळ थांबवा भावनांचा अनुभव घ्या आणि नंतर एखाद्या मित्राशी शेअर करा एफएक्यू प्रश्न आणि उत्तरे प्रश्न झाडाने आपल्या फांद्या आणि खोड का दिले उत्तर कारण झाडाला देण्यात आनंद होता त्याला वाटत होते की इतरांच्या चेहऱ्यावर आनंद आणणे हेच त्याची खरी खुशी आहे प्रश्न साहिलने शेवटी काय समजून घेतले उत्तर त्याला समजलं की ज्यांनी त्याला आयुष्यभर दिलं त्यांचं महत्त्व आपण शेवटी ओळखतो प्रेम आणि कृतज्ञता देणं खूप गरजेचं आहे प्रश्न या कथेतून आपल्याला काय शिकायला मिळतं उत्तर आपण शिकतो की खरी संपत्ती पैशात नसून प्रेम मदत आणि उदारतेत असते प्रश्न झाड कोणत्या प्रकारच्या व्यक्तीचे प्रतीक आहे उत्तर झाड म्हणजे आईवडील किंवा आपल्यासाठी नेहमी देत राहणारे लोक जे स्वतः कमी होत गेले तरी आपल्याला आनंदी ठेवतात प्रश्न मुलांनी या कथेतून काय शिकायला हवे उत्तर मुलांनी शिकायला हवं की निसर्गाची काळजी घ्या देणाऱ्यांचे आभार माना आणि कधीही स्वार्थी होऊ नका